ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सदुसष्टावा द्विविधाचा उद्धार श्री परीक्षित म्हणाला अनंत मनबुद्धीला न कळणाऱ्या व अलौकिक कृती करणाऱ्या भगवान बलरामानी आणखी जी काही अद्भुत कर्मे केली असतील ती मी पुन्हा ऐकू इच्छितो तेव्हा शुक म्हणाला द्विविध नावाचा एक वानर होता तो भावमासुराचा मित्र सुग्रीवाचा मंत्री आणि मैंदाचा शक्तिमान भाऊ होता श्रीकृष्णाने भौमासुराला मारल्याचे त्याने ऐकले तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी त्याने श्रीकृष्णाच्या राज्याला उपद्रव देण्यास सुरुवात केली तो वानर नगरे गावे खाणी आणि गावड्यांच्या वस्त्यांना आगी लावून त्या जाळू लागला कधी कधी तो मोठमोठे पर्वत उखडून त्याने अनेक प्रदेशांचा चक्काचूर करीत असे आणि हे तो विशेष करून काठेवाडामध्ये करीत असे कारण त्याच्या मित्राला मारणारे भगवान श्रीकृष्ण त्याच देशात राहत होते द्विविध वानराच्या अंगी दहा हजार हत्तींचे सामर्थ्य होते तो दुष्ट कधी कधी समुद्रात उभा राहून हाताने इतके पाणी उडवीत असे की त्यामुळे समुद्राच्या काठावरील देश बुडून जात तो दुष्ट मोठमोठ्या मुनींच्या आश्रमातील झाडे उपटून उद्ध्वस्त करीत असे आणि त्यांनी यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मलमूत्र टाकून तो अग्नी दूषित करीत असे ज्याप्रमाणे कुंभारमाशी दुसऱ्या किड्याला आणून आपल्या बिळ्यात त्यांना डांबून टाकते त्याचप्रमाणे तो मदोन्मत वानर स्त्रिया आणि पुरुषांना घेऊन जाऊन डोंगराच्या गुहामध्ये डांबून त्यांना बाहेरून मोठमोठ्या शिळा लावून त्यांची तोंडे बंद करीत असे तो अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांना त्रास देई शिवाय कुलीन स्त्रियांना सुद्धा भ्रष्ट करीत असे एके दिवशी तो दुष्ट मधुर संगीत ऐकून रैवतक पर्वतावर गेला तिथे त्याने यदुश्रेष्ठ बलरामांना पाहिले ते सर्वांग सुंदर असून त्यांनी कमळांची माळ गळ्यात घातली होती त्यांच्या आजूबाजूला अनेक तरुणी होत्या मधुपान करून ते मधुर संगीत गात होते त्यावेळी त्यांचे डोळे आनंदाने धुंद झाले होते त्यांचे शरीर एखाद्या मदोन्मत हत्तीप्रमाणे शोभून दिसत होते तो दुष्ट वानर झाडांच्या फांद्यावर चढून त्या जोराने हलवित आपले अस्तित्व दाखवण्यासाठी किलकिलाटही करीत असे स्वभावताच चंचल आणि हसण्याची आवड असणाऱ्या बलरामाच्या तरुण भार्या त्याच्या माकडचेष्टा पाहून खदखदा हसू लागल्या आता तो वानर बलरामाच्या देखतच त्या स्त्रियांना पाहून त्यांच्या समोरून जात त्यांना आपला गुह्य भाग दाखवीत तर कधी डोळे मिसकावीत त्यांची चेष्टा करू लागला ते पाहून वीरश्रेष्ठ बलरामाने रागाने त्याला एक दगड फेकून मारला नंतर तो चुकून द्विविधाने झेप घालून त्याचा मधुकलश पळवला आणि तो बलरामाची खिल्ली उडवू लागला नंतर त्या लबाड वानराने तो कलश फोडून वस्त्रेही फाडली आणि कुचेष्टीने हसून बलरामाना तो चिडवू लागला परीक्षिता जेव्हा अशा प्रकारे मदोन्मत बलवान द्विविध बलरामांना तुच्छ मानून त्यांची हेताळणी करू लागला तेव्हा त्यांनी त्याचा वरमटपणा पाहून तसेच त्याने प्रदेशांची केलेली दुर्दशा पाहून त्याला मारण्याच्या हेतूने क्रोधाने आपला नांगर आणि मुसळ उचलले द्विविध सुद्धा मोठा बलवान होता त्याने एका हाताने सागवान उपटून मोठ्या वेगाने धावत जाऊन तो बलरामांच्या डोक्यावर मारला पण बलरामाने पर्वताप्रमाणे निश्चल राहून डोक्यावर पडणारा तो वृक्ष पकडला आणि आपल्या सुनंद नावाच्या मुसळ्याने त्याच्यावर प्रहार केला मुसळाच्या घावाने द्विधाचे डोके फुटले आणि त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या एखाद्या पर्वतावर पातळ कावेची धार वाहत आहे असे दृश्य दिसू लागले परंतु द्विविधाने आपले डोके फुटल्याची पर्वा केली नाही अतिशय रागाने त्याने दुसरा एक वृक्ष उपटला त्याची पाने फांद्या तोडून टाकल्या आणि त्याचा बलरामावर जोराने प्रहार केला बलरामाने त्याचे शेकडो तुकडे केले यानंतर द्विविधाने रागाने आणखी एक वृक्ष फेकला परंतु बलरामाने त्याचे सुद्धा शेकडो तुकडे केले अशा प्रकारे तो वानर त्यांच्याशी वृक्षाने युद्ध करीतच राहिला एक वृक्ष तोडल्यावर तो दुसरा वृक्ष उपटत असे अशा तऱ्हेने सगळीकडचे वृक्ष उपटून त्याने सर्व वनच वृक्षहीन केले नंतर द्विविधाने संतापून बलरामांच्यावर दगडांचा वर्षाव सुरू केला परंतु बलरामाने मुसळाने त्या सर्व दगडांचा सहजपणे चक्काचोर करून टाकला शेवटी कपिराज द्विधानी आपल्या ताडाप्रमाणे लांब असलेल्या हाताच्या मुठीने त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या छातीवर प्रहार केले तेव्हा यदुवंश शिरोमणी बलरामानी नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागाने दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर प्रहार केला त्यामुळे तो वानर रक्त ओकीत जमिनीवर पडला परीक्षिता वादळ आल्यावर नाव जशी पाण्यात डगमगू लागते त्याप्रमाणे त्याच्या पडण्याने वृक्ष आणि शिलाखंडासह सगळा पर्वत डळमळू लागला आकाशामध्ये देवता जय जयकार सिद्धलोक नमो नमहा आणि मोठमोठे ऋषी साधू साधू असे म्हणून बलरामावर फुलांचा वर्षाव करू लागले जगामध्ये उपद्रव माजवणाऱ्या द्विविधाला अशा प्रकारे मारून भगवान द्वारकापुरीला परतले त्यावेळी सगळे नगरवासी त्यांची स्तुती करीत होते या ठिकाणी सदुसष्टावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू